अध्याय विसावा पुरुचा वंश राजा दुष्यंत आणि भरताच्या चरित्राचे वर्णन श्री शुक म्हणतात परीक्षिता आता मी राजा पुरुच्या वंशाचे वर्णन करीन याच वंशात तुझा जन्म झाला आहे याच वंशातील वंशज पुष्कळचे राजर्षी आणि ब्रह्मर्षी सुद्धा झाले आहेत पुरुचा पुत्र जन्मेजय झाला जन्मेजयाचा प्रचिनमान प्रचिनमानाचा प्रवीर प्रवीराचा नमस्यू आणि नमस्यूचा पुत्र चारुपद झाला चारुपदापासून सुद्यू सुद्यूपासून बहुगव बहुगवापासून संयाती संयातीपासून अहन्याती आणि अहन्यातीपासून रौद्राश्व झाला विश्वात्मा असलेल्या प्रधान प्राणापासून जशी दहा इंद्रिय उत्पन्न होतात त्याचप्रमाणे घृताची अप्सरेपासून रौद्राश्वाचे मृतेयू कुक्षेयू स्थंडिलेयू कृतेयू जलेयू संततेयू धर्मेयू सत्येयू व्रतेयू आणि सर्वात लहान वनयू असे दहा पुत्र झाले परीक्षिता त्यापैकी ऋतेयूचा पुत्र रंतीभार झाला आणि रंतीभाराचे सुमती ध्रुव आणि अप्रतिरथ असे तीन पुत्र झाले अप्रतिरथाच्या पुत्राचे नाव कण्व होते कण्वाचा पुत्र मेधातिथी झाला याच मेधातिथीपासून प्रसकण्व इत्यादी ब्राह्मण उत्पन्न झाले सुमतीचा पुत्र रैभी झाला याच रैभ्याचा पुत्र दुष्यंत होता एकदा दुष्यंत शिकारीसाठी म्हणून काही सैनिकांसह वनात गेला होता तिथे तो कर्ण मुलींच्या आश्रमात जाऊन पोहोचला त्या आश्रमात देवमायेप्रमाणे मनोहर अशी एक स्त्री बसलेली होती तिच्या लक्ष्मीप्रमाणे असणाऱ्या अंगकांतीने तो आश्रम शोभत होता त्या सुंदरीला पाहताच दुष्यंत मोहित झाला आणि तिच्याशी वार्तालाप करू लागला तिने पाहताच त्याला अत्यंत आनंद झाला त्याच्या मनात कामवासना जागृत झाली थकवा नाहीसा झाल्यानंतर अत्यंत मधुरवाणीने स्मितहास्य करीत तिला त्यांनी विचारले कमलदलाप्रमाणे सुंदर नेत्र असलेले आहे देवी तू कोण आहेस आणि कुणाची कन्या आहेस माझे हृदय आपल्याकडे आकर्षित करून घेणाऱ्या हे सुंदरी या निर्जन मनात तू कशासाठी राहतेस हे सुंदरी मला निश्चितपणे असे वाटते की तू कोणा क्षत्रियाची कन्या आहेस कारण पुरुवंशियांचे चित्त कधी अधर्माकडे झुकत नाही शकुंतला म्हणाली आपले म्हणणे बरोबर आहे मी विश्वामित्रांची कन्या आहे निवृत्तीने मला वनामध्ये सोडून दिले आहे महर्षी कण्वांना हे माहीत आहे मी आपली काय सेवा करू ही कमलनयना आपण इथे बसावे आणि आमच्याकडून आदरातिथ्य स्वीकारावे आश्रमात अन्न आहे आपली इच्छा असेल तर भोजन करावे आणि योग्य वाटत असेल तर इथेच राहावे दुष्यंत म्हणाला हे सुंदरी तू कुशिक वंशात जन्मलेली असल्या कारणाने हे तिथं तुझ्या दृष्टीने योग्यच आहे कारण राजकन्या स्वतःच आपल्याला योग्य असा पती वाटतात शकुंतलेची संमती मिळाल्यानंतर देश काल आणि शास्त्र जाणणाऱ्या दुष्यंताने गांधर्व विधीने धर्मानुसार तिच्याशी विवाह केला अमोघ वीर दुष्यंताने शकुंतलेशी सहवास केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो आपल्या राजधानीकडे परत गेला योग्य वेळी शकुंतलेला एक पुत्र झाला वनामध्ये कणवानी राजकुमाराचे जातकर्मादी संस्कार केले तो मुलगा लहानपणी सिंहांना बळजबरीने बांधून त्यांच्याशी खेळत असे भगवंतांचा अंशावतार असलेल्या त्या अमर्याद पराक्रमी मुलाला बरोबर घेऊन रमणी रत्नशकुंतला पतीकडे आली आपली निर्दोष पत्नी आणि पुत्र यांचा दुष्यंतने जेव्हा स्वीकार केला नाही तेव्हा सर्वांच्या समक्ष आकाशवाणी झाली माता केवळ कातडी पिशवीप्रमाणे आहे वास्तविक पुत्र हा पित्याचाच असतो कारण पिताच पुत्र रूपाने उत्पन्न होतो म्हणून दुष्यंता तू शकुंतलेचा त्याग करू नकोस आपल्या पुत्राचे पालन पोषण कर राजन वंशाची वृद्धी करणारा पुत्र पित्याला नरकापासून वाचवतो शकुंतलेचे म्हणणे खरे आहे हा गर्भ तुझ्यापासूनच धारण झालेला आहे दुष्यंताच्या मृत्यूनंतर तो बालक यशस्वी चक्रवर्ती सम्राट झाला त्याचा जन्म भगवंतांच्या अंशापासून झाला होता आज सुद्धा पृथ्वीवर त्याची थोरवी गायली जाते त्याच्या उजव्या हातावर चक्राचे चिन्ह होते आणि पायांवर कमी पुष्पाचे महाभिषेकाच्या विधीने राजाधिराजाच्या पदावर त्याला अभिषेक झाला भरत अतिशय शक्तिशाली राजा होता ममताचे पुत्र दीर्घतमा मुनींना भरताने पुरोहित म्हणून नेमून गंगा तीरावर पंचावन्न आणि यमुना तीरावर अष्टोत्तर अश्वमेध यज्ञ केले या यज्ञांमध्ये त्यांनी अपरंपार धनाचे दान केले भरताने अग्निस्थापना अतिशय पवित्र स्थानांमध्ये केली होती त्या ठिकाणी भरताने एक हजार ब्राह्मणांना प्रत्येकी एक एक बद्व म्हणजे तेरा हजार चौऱ्याऐंशी गायी दिल्या होत्या अशा प्रकारे भरताने एकशे तेहतीस यज्ञ करून सर्व राजांना आश्चर्यचकित केले शेवटी त्याने आत्मज्ञानाने मायेवरही विजय म्हणून हरीना प्राप्त करून घेतले यज्ञामध्ये मशनाद नावाचे एक कर्म असते त्यामध्ये भरताने सुवर्ण सुवर्णविभूषित पांढऱ्या दाताचे आणि काळ्या रंगाचे चौदा लाख हत्ती दान केले भरताने जे महत्कर्म केले ते यापूर्वी कोणताही राजा करू शकला नाही किंवा यापुढेही कुणी करू शकणार नाही स्वर्गाला कुणी हात लावू शकतो काय भरताने दिग्विजय करतेवेळी किरात होम यमन अंध्र कंक खश शक नैंछ इत्यादी सर्व ब्राह्मण दोन्ही राजानं मारून टाकले पूर्वी बलवान असुराने देवावर विजय मिळवून ते रसातलात राहू लागले होते त्यावेळी ते देवांगणांना रसातळात घेऊन गेले होते भरताने त्यांना पुन्हा सोडवून आणले त्याच्या राज्यामध्ये पृथ्वी आणि आकाश प्रजेच्या सर्व गरजा पूर्ण करीत होते भरताने सत्तावीस हजार वर्षेपर्यंत सर्व दिशांचे एकछत्री राज्य केले छोटी सार्वभौम सम्राट भरताने लोकपालांचे ऐश्वर सार्वभौम संपत्ती अखंड साम्राज्य आणि हे जीवन सुद्धा मिथ्य आहे असा निश्चय करून तो संसारातून निवृत्त झाला परीक्षिता विदर्भ राजाच्या तीन कन्या भरताच्या आवडत्या पत्न्या होत्या जेव्हा भरताने त्यांना सांगितले तुमचे पुत्र मला अनुरूप नाही तेव्हा कदाचित सम्राट आपला त्याग करील या भीतीने त्यांनी आपल्या पुत्रांना मारून टाकले अशा प्रकारे भरताचा वंश खंडित होऊ लागला तेव्हा त्यांनी संतान प्राप्तीसाठी मरुत्सोम नावाचा यज्ञ केला तेव्हा मरुद्गणांनी प्रसन्न होऊन भरताला भरतबाऊ नावाचा पुत्र दिला एकदा बृहस्पतीने आपला भाऊ उत्तथ्य याच्या गर्भवती पत्नीशी सहवास करण्याची इच्छा केली त्यावेळी गर्भामध्ये जो बालक दीर्घतमा होता त्याने विरोध केला परंतु बृहस्पतीने त्याच्याकडे लक्ष न देता तू अंधळा हो असा शाप देऊन बळजबरीने गर्भाधान केले आता आपला पती आपला त्याग करील असे वाटून उत्तुत्याच्या पत्नीने नव्या मुलाचा त्याग करावा असे ठरवले त्यावेळी देवांनी गर्भस्थ शिशूच्या नावाची व्युत्पत्ती करतेवेळी असे म्हटले बृहस्पती म्हणाले हे मूर्ख स्त्रिये हा माझा औरस आणि माझ्या भावाचा क्षेत्रज अशा प्रकारे दोघांचा पुत्र म्हणजे द्वाज आहे म्हणून तू याचे भरणपोषण कर यावर ममता म्हणाली बृहस्पती हा माझ्या पतीचा नव्हे तर आपल्या दोघांचाच पुत्र आहे म्हणून आपणच त्याचे भरणपोषण करावे अशा प्रकारे आपापसात वाद करीत माता पिता असे दोघेही त्याला सोडून निघून गेले म्हणून मुलाचे नाव भरद्वाज असे पडले देवाने नावाची अशी व्युत्पत्ती करूनही ममता अशी समजली की माझा हा पुत्र विथत म्हणजेच अन्यायाने उत्पन्न झालेला आहे म्हणून तिने त्या बालकाला सोडून दिले आता मृतगणाने त्याचे पालनपोषण केले आणि जेव्हा भरताचा वंश नष्ट होऊ लागला तेव्हा त्याला आणून त्याच्याकडे दिले हाच विथत म्हणजे भरद्वाज भरताचा दत्तक पुत्र झाला अध्याय विसावा समाप्त